श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग बारावा श्री वसिष्ठ म्हणाले रामा असा ज्यांचा निश्चय आहे असे ते निष्पाप सत्य महात्मे सत्य शांत व समपदांमध्ये सुखाने अवस्थित आहे अशा रीतीने बाहेर ज्यांची बुद्धी पूर्ण आहे व त्यामुळे मनात जे सम रागरहित आहेत ते मरणाची निंदा करत नाहीत व जीविताचे अभिनंदन करत नाहीत नारायणाच्या भुजांप्रमाणे ज्यांच्यामध्ये अलक्षाचे ठिकाणी अतिशय सूक्ष्म पदार्थालाही वेध करण्याचा चमत्कार आहे असे ते सरळ नम्र स्वभावाचे होऊन जणू काही दुसऱ्या मेरूप्रमाणे स्थित होऊन राहिले आहे ते वनामध्ये दीपामध्ये नगरामध्ये देवांच्या अनेक उपवनांमध्ये व स्वर्गामध्ये देवांप्रमाणे रममाण झाले मेरूच्या शिखरावरील पुष्पाने भरलेल्या व झोपाळ्याच्या झोक्याने चंचल अशा विचित्र वनपंक्तीमध्ये भ्रमण करते झाले ज्यातील सर्व शत्रूंना जिंकले आहे जी छत्र व चामरे यांनी युक्त आहे <clears throat> ज्यात धर्म अर्थ व काम हे विविध पुरुषार्थ आहेत व जी विविध आचारमय आहेत अशी राज्ये त्यांनी केली त्यांनी अनेक प्रकारच्या शिष्टाचारांनी अनुष्ठिलेल्या धर्माचे अनुकरण केले जिचे प्रयत्न श्रुती आणि स्मृती यांनी सांगितले आहेत अशा इतिकर्तव्यतेचे म्हणजे सांग योगांचे अनुष्ठान त्यांनी केले अशा प्रकारच्या दृष्टादृष्ट साधन संपत्तींनी रमणीय स्त्रियांच्या हास्यांचे हरण करणाऱ्या विहार आणि आहार यांनी रम्य अशा भोगांच्या समूहाचे भूषित झालेले समूहाने भूषित झालेले ते जेथे सुंदर आम्रवृक्ष आहेत मंदार वृक्ष ज्यात सभोवार आहेत व ज्या अप्सरांच्या गीतांनी भरून गेल्या आहेत अशा नंदनवनातील भूमीत विषय सेवन करते झाले चराचर प्राण्यांनी युक्त अशा सर्व भुवनात व ज्याच्या योगाने सर्व प्राणी सुखी झाले आहेत असे यज्ञक्रियांचे कलाप जात आहेत अशा गृहस्थाश्रमात ते क्रमाक्रमाने आनंदाने राहिले ते जीवनमुक्त ज्यात मोठमोठे हत्ती मारले गेले आहेत पुष्कळ भालू अतिशय भ्रांत झाले आहेत व जे दुंदुवींच्या भाभा अशा ध्वनींनी भयंकर झाले आहेत अशा संग्रामरूप सागरातील मार्गातून निर्भयपणाने पार तरून गेले ज्यामुळे क्लेश सहन करण्याचे सामर्थ्य चित्ताला येते अशा ज्यांनी चित्ताचे वित्ताचे हरण केले आहे अशा ज्यात शत्रूंच्या हातून पराभव प्राप्त झालेला असतो अशा आणि क्रोध व क्षोभ यांनी उग्र बनलेल्या सर्व विपत्तीत त्यांचे मन रागरहित रहित भ्रमरहित असक्त मुक्त होऊन सर्व प्रकारचे शांत अशा परमसत्वपदास प्राप्त झालेले असते सरोवरात जसे हिमालयादी कुलपर्वत बुडून जात नाहीत त्याप्रमाणे ते मोठमोठी संकटे कोसळली तरी दुःखात बुडून गेले नाहीत व मोठे ऐश्वर प्राप्त झाले तरी हर्षात निमग्न झाले नाही हे रघुकुल श्रेष्ठा परिपूर्ण चंद्राच्या प्रकाशाने महासागर उल्लसित होतो त्याप्रमाणे ते ज्ञानी परमसुंदर व विलासिनी अशा स्त्रीनेही उल्लसित झाले नाही उन्हाळ्यामध्ये वनस्थळ जसे करपून जाते त्याप्रमाणे दुःखशोकाने ते म्लान झाले नाही दवांनी ज्याप्रमाणे औषधी इष्ट होत नाहीत त्याप्रमाणे ते विषय समूहांनी इष्ट झाले नाही तर भोगरूप मंजिरीचा अनुभव घेत असूनही केवळ अव्यग्र कर्तृत्वाभिनिवेशरहित राहिले रामा त्यांनी इष्टानिष्ट फलाची इच्छा केली नाही त्यागही केला नाही शत्रूला जिंकणे इत्यादी कार्याची सिद्धी झाली असता ते उत्कर्ष पावले नाहीत व शत्रूंनी त्यांच्यावर आक्रमण केले असता ते अपकर्षास प्राप्त झाले नाही सुख मिळाले असता हर्ष पावले नाहीत व संकट आले असता खिन्न झाले नाही भयंकर मोह पडणारी संकटे कोसळली तरी ते मोहित झाले नाहीत व विपत्तीने आक्रमण केले तरी त्यात बुडून गेले नाहीत तुझ्याप्रमाणे ते शुभप्राप्तीने आनंदित होत नसत व शोकाने रडत नसत आपापल्या वर्णाश्रमाप्रमाणे प्राप्त झालेल्या विजयांमध्ये ते केवळ कर्म करत जणू काही दुसऱ्या मेरूप्रमाणेच सर्व क्षोभ सोडून राहिले हे राघवा तू त्या पापाचा नाश करणाऱ्या दृष्टीचा आश्रय करून अहंकाररहित शुद्ध चैतन्याच्या ठिकाणीच आत्मबुद्धी ठेवून यथाप्राप्त व्यवहार कर यात सृष्टी परंपरेला यथार्थ स्वरूपाने ती जशी आहे तशीच पाहात तू सर्व भ्रम टाक व मेरूप्रमाणे स्थिर व सागरासारखा गंभीर होऊन सर्वत्र सम राहा चिन्मात्रच हे असे सर्व सृष्टीच्या आकाराने भासत आहे त्यात सत्य किंवा असत्य कोठे काहीच नाही हे उदारा ब्रह्मतेचा पूर्णपणे अवलंब करून व या दृश्याचा अवहेलनेने त्याग करून सर्वत्र असक्त बुद्धी हो आणि पुढील जन्माचा क्षय कर तू मोठ्या उद्वेगाने रडतोस का मुळासारखा शोक का करतोस पाण्याचा सौम्य भोऱ्यामध्येही जसे तृण भ्रमण करते तसा तू उदभ्रात चित्तात स्थिर होऊन भ्रमण का करतोस श्रीराम म्हणाला भगवन काय चमत्कार आहे सूर्याच्या संघाने कमल जसे उमलते त्याप्रमाणे आपल्या प्रमादाने आप त्याप्रमाणे आपल्या प्रसादाने मी प्रबुद्ध ज्ञानी झालो आहे माझ्या चित्तावरील मळाचा पूर्णपणे क्षय झाला आहे शरद ऋतूत जसे धुके क्षीण होते त्याप्रमाणे माझी सर्व भ्रांती अस्त पावली आहे ज्याचे सर्व संदेह नाहीसे झाले आहेत असा मी तुमचे वचन ऐकेन व त्याप्रमाणे आचरण करीन माझा मद व मोह पार निघून गेला आहे मी मान व मात्सर्य यापासून मुक्त झालो आहे माझे चित्त दीर्घकालाने आनंदित झाले आहे माझा शोक फार दिवसांनी शांत झाला आहे स्वच्छ निश्चित बुद्धीने मी बद्ध झालो आहे या भ्रमाला पुन्हा प्राप्त न होता हे साधू परमार्थाच्या दृढतेचे जे साधन आपण सांगत आहात किंवा राज्य परिपालनादी कराव्यास जे सांगत आहात ते मी निशंकपणे करेन इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे द्वादशः सर्ग श्रीराम